पंछी तू उड़ जा वतन में रुत है ये प्रभु मिलने की मस्त पवन है महका चमन है मस्त पवन है महका चमन है है ये प्रभु मिलने की नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचे मूल्य आहे मधुर वाणी कारण मित्रांनो आपसातील संबंध जोडणे किंवा तोडणे यात मुख्य भूमिका आपल्या वाणीची असते वाणी मनुष्याला कुठून कुठंपर्यंत पोहोचवते हे आपण सर्वजण जाणतोच द्रौपदीच्या तोंडातून दुर्योधनाविषयी निघालेले केवळ चार शब्द अंधे केवलाद अंधे आणि यामुळे सारे महाभारत घडले मंथराने आपल्या शब्दांनी माता कैकेयीचे कान भरले त्यातूनच रामायण घडले म्हणजे अगदी मोजक्या चुकीच्या शब्दांनी सुद्धा रामायण किंवा महाभारत घडू शकते त्यामुळेच आपल्या वाणीवर संयम ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे वर्तमान वेळी आपण पाहतो की चुकीच्या बोलण्यातून अनेक खून मारामाऱ्या अपघात अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी होताना दिसत आहे इतकेच नाही तर शब्दांचा प्रयोग केल्याने आपसातील संबंधात कठुता निर्माण होत आहे आणि त्यातूनच परिवारात किंवा समाजात दुरावा वाढत चालला आहे म्हणूनच म्हटले जाते प्रथम तोला नंतर बोला असे बोल कधीच बोलू नका जेणेकरून दुसऱ्यांचे हृदय दुखावेल आपले बोल सदैव दुःखदायी कधीच नसले पाहिजे आपले बोल सदैव सुखदायी आनंददायी व वरदानी असले पाहिजे अशा प्रकारे आपल्या वाणीला संयमित ठेवणे ही सुद्धा एक तपस्या आहे कारण जसे विचार तशी आपली वाणी बनते आपण दैनंदिन जीवनात जे पाहतो ऐकतो वाचतो त्यानुसार मनामध्ये विचार चालतात व जसे विचार तसे शब्द आपल्या वाणीतून बाहेर पडत असतात आणि तसाच व्यवहार आणि आचरण आपल्याकडून घडते म्हणूनच आपल्या वाणीला श्रेष्ठ आणि सकारात्मक बनवण्यासाठी सकारात्मक गोष्टीच पाहणे ऐकणे आणि वाचणे त्यासाठी आपल्या दिनचर्येची सुरुवातही चांगल्या गोष्टी पाहून आणि ऐकून झाली पाहिजे म्हणून मित्रांनो आपल्या मुखातून कधीही व्यर्थ बोल परनिंदा परचिंतन करणारे बोल व साधारण बोल कधीही निघता कामा नाही आपल्या मुखावर आपलं खूप नियंत्रण असलं पाहिजे वाणीच्या संयमाचे महत्त्व मित्रांनो इतके आहे की आपल्या स्वतःच्या बोलण्यावर संयम ठेवणे ही सुद्धा एक तपस्या आहे वाणीचे मौन ठेवल्यामुळेच आपले मन अंतर्मुखी बनून स्वतःच्या आत्मस्वरूपाचा अनुभव आपण करू शकतो तसेच स्वतःचे निरीक्षण आणि मूल्यांकन करू शकतो वाणीवर संयम ठेवल्यामुळे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे निरीक्षण आपण करू शकतो आणि त्यात सुधारणाही करू शकतो त्यामुळे वाणीवर संयम ठेवणे ही आज काळाची गरज आहे वाणीवर संयम ठेवल्याने आपली स्वउन्नती होत जाते आणि बिघडलेले सर्व कामेसुद्धा ठीक होऊ शकतात कारण प्रत्येक व्यक्ती हा मधुर बोलाचाच भुका आहे म्हणून म्हणतात ना काही द्या की नका देऊ पण गोड बोला म्हणूनच म्हटले जाते की गुळ देऊ शकत नसाल तर निदान गुळासारखे गोड तर बोला मधुर वाणीमुळे आशीर्वाद मिळतात मधुर वाणीमुळे आपल्या जिभेवर जणू सरस्वतीचा वास आहे असे आपण अनुभव करू शकतो कारण आपल्या मुखातून जे अमृत वचन जे श्रेष्ठ वचन निघतात ते सुखदायी असतात आपल्या संबंध संपर्कातील माणसांना तणावातून मुक्त करतात मधुर वाणीमुळे आपले स्वतःचे आणि दुसऱ्याचे पण मनोबल आपल्याला वाढवता येते आपण स्वमानामध्ये टिकू शकतो आणि समोरच्या व्यक्तीमध्ये स्वमानाची जागृती आपण करू शकतो त्यामुळे सदैव मधुर बोला कमी बोला आणि हळू बोला कोणालाही दुःख होईल असे बोल आपल्या मुखातून कधीही निघता कामा नाही की ज्यामुळे असे बोल बोला की ते ऐकण्यासाठी लोकांना इच्छा होईल ते चात्रक असतील आणि याला सतत म्हणतात अनमोल महावाक्य महावाक्य मोजकीच असतात परंतु ती दुसऱ्यासाठी लाभदायक आणि मधासारखी असतात गोड असतात ऐकणाऱ्यांच्या हृदयाला जाऊन भिडतात म्हणूनच संत कबीराने म्हटले आहे ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोलिये औरण को शीतल करे आपहू शीतल होईये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुर बोल बोलण्याने आपल्याला दुसऱ्याकडून आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे आपली आत्मउन्नती होऊ शकते मित्रांनो जशी वाणी तसाच प्रभाव आपल्याद्वारे प्रगट होत असतो ज्याप्रमाणे कोकिळा आणि कावळा यांची ओळख कशावरून होते बरं वाणीतून होते त्याचप्रमाणे मनुष्याची मनस्थिती दृष्टिकोन भावना व्यवहार जीवनशैली त्याच्या वाणीतून प्रगट होते वाणीद्वारे आपल्या मनात दुसऱ्यांविषयी काय भावना आहेत हे लक्षात येते प्रत्येक व्यक्तीला असे वाटते आपल्याला दुसऱ्याकडून उत्साहवर्धक उन्नतीप्रद आणि चांगली आशीर्वाद देणारेच बोल ऐकावेत परंतु याच्या विपरीत अपमानास्पद बोल जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा मात्र मनाला ठेच पोहोचते दुःख होते त्यामुळे सदैव लक्षात ठेवा की आपल्या मुखातून कधीही अपशब्द निघाले नाही पाहिजे मित्रांनो या ठिकाणी मला एक प्रेरक घटना आठवते की जे मी स्वतः वाचलेलं आहे एका हॉस्पिटलमध्ये एका बोर्डवर लिहिलेले होते पहिल्या लाईनवर लिहिलेले होते या ठिकाणी साप चावलेला व्यक्ती आला होता तीन दिवस ॲडमिट होऊन दुरुस्त होऊन तो घरी परतला दुसऱ्या लाईनवर लिहिलेले होते या ठिकाणी कुत्रा चावलेला व्यक्ती आला होता एक दिवस ॲडमिट होऊन दुरुस्त होऊन तो घरी परतला आणि तिसऱ्या लाईनवर लिहिलेले होते या ठिकाणी एक व्यक्ती चावलेला व्यक्ती आलेला आहे तो अजूनही ॲडमिट आहे दुरुस्त झालेला नाही मित्रांनो व्यक्तीच्या दातात विष आहे की जीवित विष आहे वाणीमध्ये विष आहे आज आपण पाहत आहात सगळ्यात जास्त हॉस्पिटल जे फुल आहेत ना आणि ते आहेत मेंटल हॉस्पिटल मित्रांनो आपण जर त्यांचे अनुभव ऐकले ना तर हे ऐकायला मिळते की छोट्याशा खूप हुशार हुशार असलेले सुशिक्षित लोक काही गोष्टी ऐकून सहन न झाल्यामुळं शब्दांचा तीर इतका आतपर्यंत लागल्यामुळं आज त्यांची अवस्था अशी आहे की ज्यांना आज मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागत आहे असा व्यक्ती कधीच दुरुस्त होऊ शकत म्हणून मित्रांनो आपली वाणी किती कठोरही असू शकते आणि किती गोड असू शकते हे आपल्याला लक्षात आलं असेल म्हणून म्हणतात हीच वाणी आपल्याला चार माणसात बसवते सुद्धा आणि चार माणसातून उठवते सुद्धा म्हणून मित्रांनो आपली वाणी इतकी मधुर असली पाहिजे एवढी मधुर असली पाहिजे की ज्या वाणीने अनेकांचे कल्याण झाले पाहिजे कारण मधुर वाणीमुळेच जीवनात सदा सफलताही मिळू शकते आपण जीवनामध्ये जसे की आपण शिकलो पाहिजे की वाक्य चातुर्यसुद्धा शिकणे गरजेचे आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाशी कसे बोलायचे ही कलासुद्धा आत्मसात करणे आवश्यक आहे कारण सगळ्यात जास्त बोलणे हाच प्रयोग आपल्याकडून होतो वाणीचा प्रयोग जास्त होतो आणि जितके आपण सारयुक्त बोलू कमी बोलू युक्तियुक्त बोलू तेवढी वाणी शक्तिशाली बनत जाईल त्यामुळे वाणीची शक्ती जमा करा त्याचे साधन आहे कमी बोला मधुर बोला आणि गोड बोला कधीही व्यर्थ व दुसऱ्यांची मजाक करणे दुसऱ्यांना टोचून बोलणे तर हे काय आहे दुसऱ्यांना दुःखी करणे आहे तर असे शब्द आपल्या वाणीतून कधीच निघता कामा नये मित्रांनो आपली वाणी वरदानी वाणी असली पाहिजे आपल्या जीवनातील अर्ध्याहून जास्त समस्या जर आपण आपल्या जीवनात आणतो ना ती एकाच कारणामुळे आणतो आणि ती म्हणजे वाणीमुळे आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे आपण विघ्न निर्माण करत असतो आणि यातून सहज मुक्त होण्यासाठी केवळ एकच शब्द लक्षात ठेवा आपले बोल सदा वरदानी असले पाहिजे आपली वाणी सदा मधुर असली पाहिजे युक्तियुक्त असली पाहिजे म्हणून मित्रांनो एक सुंदर काव्य मला या ठिकाणी आठवते मधुर वचन जो सबको सुनाए मधुर वचन जो सबको सुनाए सुख शांति की जन वो बरसाए ज्ञान का रस अब घोल मीठी वाणी बोल रे मनवा मीठी वाणी बोल नमस्कार मित्रांनो पंछी तू उड़ में रुत है ये प्रभु है ये प्र